देवावरी भारू चित सारू देहदेवाचे सांभाळी सारयोजे यथाकाळी विश्वासी निर्धारू विस्तारिलो विश्वंभरू तुका म्हणे व्हावे बळ एकचे जाणावे आपला सर्व भार देवावर घालून आपण मात्र आयाचित व्रतीने राहावे हेच एक सारभूत असे तत्व आहे आपला सुद्धा देवाच्याच स्वाधीन करून टाकावा आणि त्याचा उपयोग योग्य तेथे नीटपणे करणे हेच एक सार आहे या सर्व जगामध्ये देवच भरून राहिला आहे असा निर्धार विश्वासाने केला तर तो सर्व व्यवस्था नीट चालवतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची अवस्था असणे हेच एक प्रकारचे सामर्थ्य आहे असे जाणावे वर्तता बासरू काय करावे शरीर ठेवा नेमून नेमून माझे तुमचे पायी म्हणून नेवावी आवृत्ती कोठे पाकोची श्रीपती तुका म्हणी भली जन्मा येऊ निया झाली देवा जर हे आमचे शरीर अगदी स्वच्छंदी वागायला लागले तर त्याचा काय उपयोग आहे म्हणून हे श्रीहरी माझे मन तुमच्या पायांवर नेमून घ्या माझ्या मनाच्या व्रती दुसरीकडे कुठे जाऊ देऊ नका थाकू देऊ नका तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे ज्यांची व्रती झालेली आहे तेच या जन्माला येऊन भले झाले असे समजावे केली प्रतिज्ञा मनाशी तई मी दास सत्यद्वेषी नेई न पाया पाशी स्वामी मुळ पंढरी तोवरी हे भरी पोटू केला तो मिथ्या बोभाट नाही सापडली वाटू राट फिरतशे ज्याची आदराचे जिने स्वामी कृपा तिने पाळिल्या वचने सख्यत्वाचा अनुभव घडे तैसे घडू आता माय बापाची हे सत्ता तुका म्हणी चिंता काय पाहे मार्ग पंढरपूरचा जो मूळचा स्वामी आहे त्याच्या पायाशी सख्यत्वाने जावे त्याचा दास होऊन जावे अशी मी माझ्या मनाशी प्रतिज्ञा केली आहे तोपर्यंत मी हे पोट कसे तरी भरीन त्याच्याविषयी उगीच कुठं बोभाटा करणार नाही पंढरपूरची वाट जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत मी सोयरपणे फिरतच राहील स्वामींनी माझ्यावर कृपा केली म्हणजे आदराचे जिने जगल्यासारखे होऊन जाईल त्यामुळे वचन पाळल्यामुळे सख्यत्वाचा अनुभव प्रत्यक्ष येईल तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मायबापाच्या सत्तेने आता जे काय व्हायचं असेल ते होऊन जाऊन दे मी पंढरपूरच्या मार्गाची वाट पाहत असल्यामुळे मला आता कसली सुद्धा चिंता नाही नेत्र झाकून या काय जपतोशी जव नाही मानशी भावप्रेम उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवास मंत्र यंत्र काही करेशी जडीबुटी तेने भूतसृष्टी पावशिलू सार तुका जपी बीज मंत्र एकू भव सिंधू तारक रामकृष्ण अरे तुझ्या मनामध्ये जोपर्यंत भावभक्तीचे प्रेम येत नाही तोपर्यंत नुसते डोळे झाकून काय जप करतोस त्यापेक्षा रामकृष्ण हा उघडा आणि सोपा मंत्र म्हणत जा त्यामुळे तुझ्या गर्भवासाच्या यातना नाहीशा होती याशिवाय योगीच मंत्र तंत्र यंत्र आणि जडीबुटी जर करत बसतील तर त्यामुळे भूतसृष्टीला मात्र तू जाऊन मिळशील तुकाराम महाराज म्हणतात रामकृष्ण हाच एक सारभूत असा बीजमंत्र आहे त्यामुळेच या भवसागरातून तरुण जाता येते यासाठी तू त्याचाच जप कर संत मार्गी चालते त्यांची लागो मजमाती काय करावी साधने काय नव्हे एकतेने शेष न उच्छिष्ट धाय धने वरी पोट तुका म्हणे संतापाई जीव ठेविला निशयी संतांनी दाखवलेल्या मार्गाने जे चालतात त्यांच्या चरणाची माती माझ्या अंगाला लागू किंवा संत ज्या मार्गाने चाललेला असतात त्याची धूळ माझ्या अंगाला लागू द्या इतर साधनांची मला काही गरज नाही या एकाच साधनाने सर्व काही होऊ शकते त्यांच्या उच्चिष्टाचा उरलेला भाग मी मनाची तृप्ती होईपर्यंत अगदी संतुष्ट होईपर्यंत सेवन करीन तुकाराम महाराज म्हणतात मी अगदी निश्चयाने या संतांच्या पायांवर माझा जीव समर्पण केला आहे जैसे तैसे बाळ मातेशी आवडे बोलता बोबडे शब्द गोडू आपुले आवडी लेववे खाववे पाहुणी या जीवी सुख वाटे तुका म्हणे काय देऊ परिहारू काय ते साचारू जाणतसे आईला जसे बाळ असेल त्याच प्रकारचे आवडते त्याचे बोबडे बोल तिला फारच गोड वाटतात ती आपल्या आवडीप्रमाणे त्याला अलंकार करते वस्त्रे घालते जेवायला घालते खाऊ देते त्याला पाहून तिच्या जीवाला फार सुख होते तुकाराम महाराज म्हणतात याविषयी मी आणखी कसले समर्थन करू जे काय खरे आहे ते तुम्हाला माहीतच आहे देवाची या वस्त्रा स्वप्नी ही नाठवी स्त्रियशी पाठवी उंच साडी गायीचे पाळण नयेचे विचारा अश्वाशी खरारा करी अंगी लेकराचे रास सोये धावे क्षारू न म्हणे प्रक्षाळू पाया तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका जातो ये मलोका भोगावया घरातल्या देवाला साधे वस्त्र असावे असे ज्याच्या कधी स्वप्नात सुद्धा येत नाही पण तोच आपल्या बायकोला मात्र फार उंची किमतीची साडी घेतो एखादी चांगली गाय पाळावी असे याला वाटत नाही पण घोड्याचा खरारा हा स्वतःहून करतो विद्वानांच्या पायाचे श्रद्धेने कधी पूजन करणार नाही पण मुलाचे ढुंगण मात्र स्वतःच्या हाताने धुत बसेल तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंकावी तो यमलोक भोगायला जातो उरा लावी उरू आळंगीता कांता संताशी भेटता अंगचोरी अतीत देखुनी होय पाठ मोरा व्यायाशी सामोरा जाय बिगी दिजा नमस्कारा मनी भाव कैचा तुर्काचे दाशीचा लेख होय तुका म्हणे तुम्ही क्रोधाशी यावे स्वभावा करावे काय कोणी पत्नीला आलिंगन देताना अगदी हा ओराला ऊर लावून मिठी मारतो पण साधू संतांना भेटताना मात्र अंग चोरून घेतो एखादा जर अतिथी घरी आला तर त्याला पाहताच हा दारातूनच पाठमोरा होतो पण व्याही वगैरे येताच त्यांना आदराने सामोरा जातो द्विजाना कधी नमस्कार करीत नाही पण मुसलमानाच्या दासीला मात्र लेकराप्रमाणे मानतो तुकाराम महाराज म्हणतात माझ्या या बोलण्यावर तुम्ही क्रोध करू नका राग धरू नका कारण आपल्या स्वभावाला कोण काय करू शकतो ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी काही पुटी वेदशास्त्री शास्त्रांचे भांडून जप तीर्थाटनो उर्वीचे भ्रमणो याचसाठी याचसाठी जप याचसाठी तप व्यास ही आमुप ग्रंथ केले साठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे ब्रह्मज्ञान जर एकाएकी अगदी ताबडतोब जर समजू शकला असत तर मग वेदशास्त्रे हिमपुटी का झाली असती किंवा कष्टी का झाली असती याचसाठी विविध शास्त्रांचे आपापसामध्ये भांडण नाही त्याचसाठी जप तप तीर्थाटने सर्व पृथ्वीची अगदी भ्रमण होत असते जप तपादी साधने याचसाठीही असतात याचसाठी व्यासांनी पुष्कळ ग्रंथ केले आहेत तुकाराम महाराज म्हणतात याचसाठी संतांच्या पायाचे सेवन करावे म्हणजे या भवसागरामधून तरुण जाता येईल गायत्री विकून पोट जे जाळीते तया होय गती यमलोकी कन्नी ताजी नर करीते विकरा ते जातीय घोरा नरक पाता नाम गाऊन या द्रव्य जे मागती नेनो तया गती कैशी होयू आमुचा सांगाती आहे तो श्री हरी न लगे दुराचारी तुका म्हणे गायीची विक्री करून किंवा गायत्री मंत्राची विक्री करून जे स्वतःचे पोट जाळतात त्यांना शेवटी यमलोकालाच जावे लागते जे कोणी आपल्या कन्याची विक्री करतात त्यांना अघोर असा नरकवास मिळतो जे हरिनाम गाऊन कीर्तन भजन गाऊन त्याबद्दल द्रव्य मागतात पैसे घेतात त्यांची काय गती होणार आहे हे काही कळू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात आमचा सोबती हा श्रीहरी असल्यामुळे आम्हाला दुराशरी माणसाची अजिबात संगत सुद्धा नको साधूच्या दर्शना लाजसे गव्हारा वेशेची आघरा पुष्पे नेसी वेशादाशी मुरळी जगाची ओवळी ते तुझ सोवळी वाटे कैसी तुका म्हणी आता लाज धरी बुच्या तासराच्या कुच्या वेगी अरे मूर्खा साधू संतांच्या दर्शनाला जाताना तुला लाज वाटते पण वेशेच्या घरी जाताना मात्र सुगंधी फुले तू न विसरता घेऊन जातोस वेशा ही मुरडी असून ती साऱ्या जगाचीच अशी आहे ती नित्य ओवळी असून सुद्धा तुला ती सोवळी कशी काय वाटते तुकाराम महाराज म्हणतात अरे निर्लज्जा मूर्खा थोडी तरी तू मनाला लाज धर लोक हो तुम्ही अशा माणसाला आपल्या टाचांचे ठोसे द्यावेत राऊळाशी जातात रासमानी मोठा बैसतो चोहटा आदरेशी न करी स्नान संध्या म्हणे राम रामू गुरुगुडीचे प्रेम हर्षी देवा ब्राह्मणाशी जाई ना शरण दाशीचे चरण वंदी भावे सुगंध चंदन सांडोनिया माशी बसे दुर्गंधीशी अति आदरी तुका म्हणी अरे ऐक भाग्य हिना का राम राणा विसरशी देवळामध्ये जाण्याचा माणसाला फार त्रास वाटतो पण गावामधील चवाट्यावर बसून मोठ्या आदराने गप्पा मारतो हा कधी स्नान संध्या करीत नाही की रामनामाचा मंत्र जपत नाही रात्रंदिवशाला तंबाखू ओढण्याच्या गुडगुडीचीच प्रेम असते देव दिजांना कधी शरण जात नाही पण शुद्रांचे चरण मात्र मोठ्या आदराने वंदित असतो चंदनाचा सुगंध सोडून माशी नेहमी अतिशय आवडीने घाणीवरच बसते तसेच याचे आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे भाग्यहीना तू जरा नीट ऐक राम रायाला तू का विसरतोस दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता ऐसे करी तुझे पायो चित्ते धरी उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी माऊ तुका म्हणे आता लाभ नाही या हे देवा माझ्या मनाला कधी सुद्धा दुर्बुद्धी देऊ नकोस आता तू असेच कर की तुझे पाय माझ्या चित्तात नेहमी राहतील सतत राहतील याविषयी जो भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे तू तुझ्या कृपेने सिद्धीला जाऊ दे तुकाराम महाराज म्हणतात याशिवाय मला दुसरा कुठलाही लाभ महत्वाचा नाही तरुवर बीजापोटी बीज तरुवरा सेवटी तैसे तुम्हा मा झाली एक एक सामावली उदकावरील तरंगू तरंग उदकाचे अंगू तुका म्हणी छाया ठाई पावली विलया बीजाच्या पोटामध्येच वृक्ष दडलेला असतो आणि वृक्षाला शेवटी बीज तयार होते जेव्हा त्याप्रमाणेच तुम्ही आणि आम्ही एकमेकामध्ये असे मिसळून गेलो आहोत एकमेकामध्ये असे सामावलेलो आहोत पाण्यावर ज्या काही लाटा निर्माण होतात पण या लाटा पाण्याच्याच असतात तुकाराम महाराज म्हणतात बिंब आणि प्रतिबिंब ही जाती त्याच ठिकाणी विलय पावतात साखरेच्या गुन्ह्या बैलाचे पाठी तयाचे शेवटी करबाडे मालाचे पैपेटे वाहता ते उंटे तया लागे ते भक्ष्यावया वाऊग हा धंदा अशा वाढविती बांधून या देती यमहाती जाशी असे लाभ चे जाणे गोडी हे रती बापुडी शिनली वाया तुका म्हणे शाना होई रे घव्वारा चौऱ्याऐशीचा फेरा फिरो नको बैलाच्या पाठीवर साखरेची किती जरी गोणी दिली आणि तो बैल जरी साखर पाठीवरून वाहत नेत असला तरी त्या बैलाला शेवटी कडबाच खावा लागतो त्याला काही साखर खाता येत नाही उंटाच्या पाठीवरून खाद्यपदार्थांचे पेटारे वाहतात पण त्याला शेवटी झाडाचे काटेच ओरबाडून खावे लागतात त्याप्रमाणेच आशा वाढवणारे नाना व्यापार धंदे अगदी व्यर्थ आहेत कारण त्यांच्यापासून मिळालेले धन लोक ज्याच्या जागीच ठेवतात आणि त्याला मात्र बांधून यमाच्या हाती देतात ज्याला ज्यापासून लाभ आहे त्याचीच गोडी तो जाणत असतो त्याच्याशिवाय इतर गरीब मात्र व्यर्थ शेणून जातात तुकाराम महाराज म्हणतात अरे मूर्खा तू नीट विचार कर आणि शहाणा हो उगीच चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून फिरू नकोस चिरगुटी घालून वाढविले पोटू गर्वार भाटू जनामध्ये लटिकेचे डोळे दाखवे प्रकारू दूध सनी पोर पोटी नाही तुका म्हणी अंते वांजचिते ते खरी फजिती दुसरी जनामध्ये पोटावर चिरगुटे बांधून उगीच एखाद्या बाईने आपण गरजोर आहोत असा बोभाटा केला तर त्याने काय होणार आहे तिला झालेल्या डोळ्यांचा सर्व प्रकार खोटाच असतो कारण तिच्या स्तनामध्ये दूध नसते आणि पोटात मूल सुद्धा नसते तुकाराम महाराज म्हणतात अशी ही स्त्री शेवटी वांज आहे हेच बाहेर येते पुन्हा लोकांमध्ये फजिती होते ती वेगळीच माझी सर्व चिंता हे विठोबाशी मी त्याच्या पायाशी न विसंभे विसरे नारूप क्षेन एक चित्ती जीवलग मूर्ती सावळीते विसरता हरी क्षण एक घडी अंतरिली जोडी लक्ष लाभू तू का म्हणे माझ्या विठो पायी संजीवनी आहे हृदया माझी माझी सर्व चिंता त्या एका विठोलाला आहे मी त्याच्या पायाला क्षणभर सुद्धा विसरणार नाही जीवलग अशी ती सावळी मूर्ती माझ्या हृदयामध्ये बसलेली आहे तिचा विसर माझ्या चित्ताला एक क्षणभर सुद्धा होत नाही त्या देवाचा जर मला क्षणभर जरी विसर झाला तरी लक्षावधी किमतीची प्राप्ती बुडाली असे वाटते तुकाराम महाराज म्हणतात या विठोबाचे पाय म्हणजे माझ्या हृदयामध्ये असणारी अमृताची संजीवनीच आहे काय ती करावी मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या झाडा देते वेळी विचकती जातो घेती यमदुतू दंडवरी हात दात कानू हलविते मानू दाखविती जणू मानावया तुका म्हणे किती झाली ही मागे नाही नि तू भारवाही या संसारामध्ये लौकिकाच्या इच्छेने नेहमी नाचणारी माकडे काही कामाचे आहेत का केलेल्या कर्माचा हिशोब देण्याच्या वेळी ते दात विचकतात आणि उभे राहतात मग यमाचे दूत त्यांना दंडाने शिक्षा करतात लोकांनी आपला मान वाढवावा म्हणून अशी माणसे आपले हात कान दात दाखवून वचकून गता गोष्टी करतात तुकाराम महाराज म्हणतात अशी ही माणसे किती फजिती झाली त्याला शिमाच नाही तरी सुद्धा ही संसार भार वाहतच राहतात त्यांना नीती कसली सुद्धा माहीत नसते थोरती गळाली पाहिजे अहंता उपदेश घेता सुख वाटे व्यर्थ बराबर केले पाठांतर जो वर्यांतर शुद्ध नाही घोडे काय थोडे वागविते ओझे भावी विनतैसे पाठांतर तुका म्हणे धरा निष्ठावंत भाऊ जरी पंढरी राव पाहिजे तू तुम्हाला कुणाकडून तरी उपदेश घेणे सुखाचे वाटते पण आधी मी आता सर्व प्रकारचा अभिमान अगदी पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे हे लक्षात ठेवा जोपर्यंत मनामध्ये शुद्ध भाव नाही तोपर्यंत भराभर शब्द पाठ करून त्याचा काही उपयोग नाही घोडे काय पाठीवर थोडे ओझे वागवते त्याचा त्याला काहीच उपयोग नसतो त्याप्रमाणेच आंतरिक भावाशिवाय पाठांतराचा काहीच उपयोग होत नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकनिष्ठेने मनामध्ये भाव धरा तरच तुम्हाला पंढरी रायाची प्राप्ती होईल जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी सांडुनिया वाळवंटू काय शिशी वैकुंठू खांद्या पताकांचे भारू तुळशी माळानी अभिरू साधू संतांच्या दाटणी तुका जायू लोटांगणी अरे माणसा तू पंढरपूरला जा तू पंढरपूरचा वारकरी हो त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तेरा जे वाळवंट आहे ते सोडून तुला वैकुंठाची इच्छा काय करतोस ज्यांच्या खांद्यावर पताकांचे ओझे आहे ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि कपाळावर आबिर्मुख आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा साधू संतांच्या समुदायास मी लोटांगण घालतो जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले पापा देवा माई बापा मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी तुका म्हणे मी पोटाचे बाळू माझी पूर्वा ब्रह्मीची आळू अरे बाप असा असावा की ज्याच्या पोटी जन्माला आल्याने साऱ्या वंशालाच मुक्ती मिळावी हे मायबापा ज्ञानदेवा तुम्ही असेच आहात तुमच्या पोटी आल्याने सर्व प्रकारचे पाप नाहीसे झाले आमचा मूळचा बाप ज्ञानी असल्यानेच आम्ही असे तुमच्या ध्यानी लागलो आहोत तुकाराम महाराज म्हणतात हे ज्ञानदेवा मी तुमच्या पोटीचे बाळ आहे असे समजून माझ्या ब्रह्मप्राप्तीविषयीचा माझा हट्ट पुरवा संतांच्या हिरणे वाटले जे तोंडू प्रत्यक्ष ते कुंडू चर्मकाचे भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवी आपुले परावे नाही खळा संतांचा जो शोध करी तो चांडाळू धरावा विठाळू बहुत्याचा तुका म्हणे केली प्रज्ञा याच साठी काही माझे पोटी शंका नाही संतांची निंदा करून ज्याचे तोंड विटाळले आहे ते चर्मकाराचे कुंडच आहे असे समजावे अशा माणसाला आपले किंवा परक्याचे असे काही समजत नाही म्हणूनच त्याची उत्पत्ती भेसरीच्या विर्यापासून झाली असावी संतांची परीक्षा किंवा फजिती जो कोणी करतो तो चांडाळ असून त्याचा विटाळ धारण करावा तुकाराम महाराज म्हणतात मी याचसाठी प्रतिज्ञा केली आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही बहु टाळी होता बो ताहे बरे नवीन सेवटी भय असो द्यावे कोटे मुरगाळी कानू मांडिलो सावधानू अबूल ना तुका ऐसे कोणी लेखू नका या कलियुगामध्ये ईश्वर प्राप्तीविषयी भोवतीचे लोक फार टाळाटाळ करतात किंवा हा कलीच त्यांना भोवतो आहे पण यामुळे अखेर काही चांगले होत नाही कलीचे भय मनाला सतत असावे काळ हा ज्या वेळेला तुमचा मान मुरगाळून तुम्हाला चांगले दडपेल तेव्हाच तुम्ही सावध व्हाल तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना सांगण्याऐवजी अबोल राहतो असे कुणी समजू नका जुवे झाला चळू नेगी अवसान ते पळू हे ओस नावूनी उठे देव साठविला पोटी नाही ओढावा राव पडिला प्रसंग तो बरा तुका म्हणे झाली मजही हे आनावर बोली माझ्या जिबेला प्रभूच्या नामाचा एकसारखा लळाच लागलेला आहे चाळा लागलेला आहे ही जीभ एक क्षण सुद्धा विसावा घेत नाही देव हृदयामध्ये साठवलेला असल्यामुळे तो स्वप्नात सुद्धा बरळत उठून त्याचेच नाव घेतो मला दुसऱ्या कशाचाच ओढा नाही कशापासून निवारण करायला लागत नाही जो प्रसंग पडला तो बराच आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी बोली अशी अगदी अनावर झाली आहे गोहो यावा गावा ऐशे नवस करी आवा कैसे पुण्यतया गाठी व्रतेवेची लोभासाठी वाढावी संतानू ग्रही व्हावे धनधान्यू मागे गार गोटी परिसाची साठो वाटी तुका म्हणे मोलू देगुन घेतला सोमवलू गावाला गेलेला आपला पती परत यावा म्हणून ही बाई नवस करते पण या सकाम लोभाच्या व्रताचे पुण्य तिला कसे प्राप्त होणार आपल्या पोटी संतती वाढावी घरामध्ये धनधान्य व्हावे अशा फलाशानी लोक नवस करतात व्रते आचरतात हे सर्व करणे परिसाच्या मोबदल्यामध्ये गारगोटी मागण्यासारखे आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा करण्यामुळे पुष्कळशे द्रव्य खर्च करून सोमलविष विकत घेतल्यासारखेच होईल बाळपण्याशी वरुषी गेली बारा खेळत या पोरा नानामती विटी दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडी चंपे पेंड खडी एकी बेकी हमामा हुंबरी पकव्याच्या बारी खेळे जंगी भोवरे चुंबा चुंबी सेलडे राणी निसर भोवडी उचली बाले धोंडी अंगवळे तुका म्हणी ऐसे बाळपण गेले मग तारून आले गर्व मुळू बाळपणामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात आणि नाना प्रकारच्या पोरांच्या मध्ये हुंदडण्यातच बारा वर्षे निघून गेली विठी दांडू चेंडू लगोर्या वाघोडी चंपे धरी अशा प्रकारचे अनेक खेळ खेळलो हमामा हुमरी पाखऱ्याची बारे जंगी भोवरे चुंबाचुंबी असेही खेळ होते शेल डेरा निसर भोंडी अंगच्या बळाने लहान मोठे धोंडे उचलणे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे बाळपण गेल्यानंतर मग गर्वाचे मूळ असलेले तारुण्य आले तारुण्याच्या मध्ये न म्हणे कोणाशी सदा मुसमुशी धुळी जैसंग अठोनी वेठोनी बांधला मुंडास फिरतशे मैसा जनामध्ये हाती दीड पान वरतीच मानू नाही तो सन्मान भली आसी श्वानाची या परी हिंडे दारोदारी पाहे नरनारी पापदृष्टी तुका म्हणी ऐसा थोर हा गयाळी करिता टवाळी जन्म गेला मग तारुण्याने उन्मत झाल्यामुळे तो कुणाचेच मानत नाही कुणाचा मान ठेवत नाही धुळीने माखलेल्या बैलाप्रमाणे तो सतत मुसमुसत असतो चापून चोपून डोक्याला अगदी पागोटे बांधतो एखाद्या माजलेल्या रेड्याप्रमाणे तो लोकांमध्ये सतत फिरत राहतो त्याच्या हातात विड्याचे एकवीड पान असते पण तेवढ्याने त्याची मान गर्वाने ताट झालेली असते कुणी श्रेष्ठ माणूस दिसला तर त्याला कधी मान देत नाही असा हा माणूस कुत्र्याप्रमाणे दारोदारी हिंडतो आणि दुसऱ्यांच्या स्त्रियाकडे पापदृष्टीने पाहतो तुकाराम महाराज म्हणतात असा हा मोठा बावळा मनुष्य दुसऱ्याची टवाळी करण्यात आपले आयुष्य घालवत असतो म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावून वैसे खोबरियाची वाटी झाली असे मुख गळतसे नाक श्लेष्मपुरी बोलू जाता शब्द नयेचे हा नीट गडगडी कंठ कफवारी शेजारी म्हणती मरे नाकामीला आणिला काटाळा येणे आम्हा तुका म्हणी आता सांडोनी सर्व काम स्मरा राम राम क्षणा क्षणा यानंतर म्हातारपण येते म्हातारपणामध्ये पडसे खोकला सर्दी अशा सारखे रोग येतात आणि हा नेहमी कपाळाला हात लावून बसतो त्याचे मुख खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे ओबडधोबड झाली असते दात पडलेले असतात नाकातूर सारखा शेमडाचा पूर वाहत असतो इतराशी काही बोलायला लागला तर धडपणे एक शब्द सुद्धा बाहेर उमटत नाही कप फार दाटून येतो घशातून घरघर असा आवाज येतो याची अशी कटकट पाहून शेजारी म्हणतात की हा म्हातारा मेलेला बरा याने भारी कंटाळा आणला आहे तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो हे सर्व जाणून तुम्ही सर्व लौकिक इच्छा सोडा आणि प्रत्येक क्षणाला राम राम असे नामस्मरण करा ना जेथे कीर्तन करावे ते अन्न न सेवावे बुका लावू नये भाळाव माळ घालू नये गळाव तटा भासी दाना तृण मागू नये जाना तुका म्हणे द्रव्य घेते देती तेही नरका जाते ज्या ठिकाणी भगवंताचे कीर्तन करावे त्या ठिकाणी हरिदासाने अन्नाचे सेवन करू नये त्या ठिकाणचा बुका आपल्या कपाळाला सुद्धा लावू नये की तेथील फुलांची माळ गळ्यामध्ये घालू नये या ठिकाणी हरिदासांनी आपल्या घोड्याला किंवा बैलाला दाणे मागू नयेत किंवा गवताचा चारा सुद्धा मागू नये अशा प्रकारे वागावे तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे कोणी द्रव्य घेतात किंवा ते द्रव्य देतात ते घेणारे आणि देणारे दोघे सुद्धा नरकालाच जातात लंके माझे घरे किती येते आई का सांग तशी संख्या जैशी तैसे पाच लक्ष घरी पाषाणांची जेथे सात लक्ष तेथे विटेबंदी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा येवढी सांगा ते कवडी गेली नाही रावणाची लंका सोन्याची होती असे म्हणतात त्या समृद्ध अशा लंकेमध्ये घरे किती होती ते ऐका जेवढी होती तेवढी संख्या सांगतो त्या ठिकाणी पाच लाख घरे दगडांची सात लक्ष विटांची काशाची आणि तांब्याची घरे एक कोटी होती आणि शुद्ध सोन्याची तर सात कोटी होती तुकाराम महाराज म्हणतात ज्याची एवढी मोठी संपत्ती होती त्या रावणाच्या बरोबर एक साधी कवडी सुद्धा गेली नाही वेभिचारिणी गणिका कुंटणी विश्वासाची मनी वाचन ऐशी ही पापिनी वाहिली विमानी अचळ भुवनी ठेविली पतित पावन ही लोकी ठसा कृपाळू कोवसा अनाथांचा तुका म्हणे विठू बाची धरा सोयू अनिक उपायो नेनो किती गणिका नावाची एक व्यभिचारिणी वेशा होती तिच्या मनामध्ये तिच्या राघूविषयी फारच प्रेम होते मारताना तिने त्या राघवाची फार आठवण केली ती रामाला पावली आणि त्याने तिला नेऊन असेल असे जे स्थान वैकुंठात पोहोचवली याप्रमाणे तू पतित पावन आहेस अशी तुझी कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे अनाथांचे तू कृपाळू आश्रयस्थान आहेस तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच तुम्ही विठोबाचा मार्ग धरा याशिवाय दुसरा उपाय मी जाणत नाही गजेंद्र तू हस्ती सहस्र वरुषी जळा माझी नकरी पैडळाशी सूरजई सांगिली कोणी नाही सरी अंती वाट पाही विठो तुझी कृपेच्या सागरा माझ्या नारायणा तया जो जना तारी येली तुका म्हणे नेली वाहुने विमानी मीही ऐकोने विश्वासलू गजेंद्र नावाचा एक हाती हजार वर्षेपर्यंत पाण्यामध्ये मगराकडून त्रासला गेला होता पकडला होता अशा संकटाच्या वेळी त्याला त्याच्या संबंधितांनी सोडून दिल्यामुळे कुणी सुद्धा साह्याला नव्हती शेवटी विठोबा त्याने तुझीच वाट पाहिली तुझा धावा केला तुझे स्मरण केले हे कृपेच्या सागरा नारायणा शेवटी तू ताबडतोब धावत गेलास आणि नक्र आणि गजेंद्र या दोघांचाही उद्धार केलास तुकाराम महाराज म्हणतात त्यांना तुम्ही विमानात घालून नेले ही हकीकत ऐकून माझा सुद्धा विश्वास तुमच्या ठिकाणी दृढ झालेला आहे ब्रह्मयाचे वेद शंकासुरे नेले त्यासाठी धरले मशरूप आत्मा नव्हता नेला ब्रह्मांडाशी काय ब्रह्मयासी नव्हते ज्ञान परितीने धावा केला आवडीने झाले नारायण कृपा सिंधू तुका म्हणे विठोबा मी नाम धारकू पोसने सेवक भेटी देई ब्रह्मदेवाचे वेद ज्यावेळी शंकासुराने समुद्रामध्ये नेले होते ते आणून देण्यासाठी देवा तू मच्छाचे रूप धारण केलेस यासाठीच त्या ब्रह्मदेवाने काय केले होते आत्मज्ञानाने ब्रह्मांडाचे चिंतन करता आले नसते का त्याला काही निराकार देवाचे ज्ञान नव्हते परंतु त्याने मोठ्या प्रेमाने तुझा धावा केला आणि नंतर नारायणा त्यावर तू प्रसन्न झालास तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा त्याचप्रमाणे विठोबाचा नामधारक आहे या सेवकाचे पोषण तू केले पाहिजेस तू मला लवकर भेट दे देवी आणि दैती सिंधू घुसळीला भार पृथ्वीस झाला झाला झालाशी कासव धरेली पाठीवरी चिंता तुझ हरी सकळांशी तये काळी देव करिता ती स्तुती कृपाळू श्रीपती म्हणून या तुका म्हणी ऐसे उदंड पवाडी ज्यासी सहस्र तोंडी शिंदला तोही जेव्हा देवानी दैत्यानी सागराचे मंथन केले तेव्हा त्याचा सर्व भार पृथ्वीला सहन होत नव्हता म्हणून देवा तू कासवाचे रूप धारण केलेस आणि पृथ्वीला पाठीवर घेतलेस श्रीहरी तुला सर्वांचीच चिंता असते त्यावेळी देवाने तुझी स्तुती गायली तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या कीर्तीची स्तवने करताना हजारो तोंडाचा शेष सुद्धा थकून गेला दैत्य मातला जे काळी वरदाने बळी शंकराच्या इंद्रपद राज्य घेतले हिरोनी देवाचक्रपाणी म्हणते धावू तई पांडुरंगा शुकर झाली ती तया दैत्यपती मारी गेली तुका म्हणे ज्यांची राजे त्याशी दिली ऐशी तू मावली पांडुरंगा हिरण्याक्ष नावाचा राक्षस फार माजलेला होता शंकराच्या वरदानाने तो फारच बलवान झाला होता त्यांनी इंद्राचे राज्य फिरावून घेतले तेव्हा सर्वांनी देवा चक्रपाणी धाव अशी तुझी प्रार्थना केली त्यावेळी पांडुरंगा तूच वराहाचे रूप धारण केलेस आणि त्या मत्त झालेल्या दैत्याला मारलीस तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे त्या दैत्याचा नाश करून ज्यांची त्यांना राजे देऊन टाकलीस पांडुरंगा अशा प्रकारे तू कृपाळू आहेस प्रल्हादाकारणी नरसिंह झालासी त्याची सत्य केली रामकृष्ण गोविंद नारायण हरी गरजे राजद्वारी भक्त राजू विठ्ठल माधव मुकुंद केशव तेने दैत्य राहू कलाम तुका म्हणे तया कारणे सगुण भक्तांचे वचन सत्य केले देवा तू प्रल्हादाच्या रक्षणासाठी नरसिंह झालास कारण त्याचे बोलणे तुला सत्य करून दाखवायचे होते हा भक्त राज प्रल्हाद राजाच्या दारामध्ये तोंडाने एकसारखा रामकृष्ण गोविंद नारायण हरी इत्यादी वचनांनी तुझी गर्जना करीत होता विठ्ठल माधव मुकुंद केशव अशा नामांच्या उच्चारानी तो दैत्यराज दचकून गेला तुकाराम महाराज म्हणतात त्या भक्त प्रल्हादासाठी तू नरसिंहाच्या रूपाने सगुण साकार झालास आणि आपल्या भक्ताचे वचन खरे करून दाखवलेस नामाचे सामर्थ्य कारे दवडीशी कारे विसरशी पवाडीही खनखना म्हणती खरगे प्रल्हादाशी न रूपी अंगाशी किंचितही कृष्ण हरी ऐशी मारी हाकू तेने पडे धातो बळी असो असू द्यावी सामर्थ्य ऐशी या कीर्तीची वडी आवडी तुक्याची भेटी देई देवा तुझ्या नामाचे प्रचंड सामर्थ्य आहे ते तू का फुकट घालवतोस तू तुझ्या कीर्तीची सवने विसरून का जातोस प्रल्हादाला ते दैत्य शस्त्रांनी मारू लागले तेव्हा त्याच्या अंगात त्यामधील एकही शस्त्र रुतले नाही की लागले नाही उलट त्याने रामकृष्ण हरी अशा हका मारल्यानंतर त्या बलवान दैत्याला धाक पडला तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या कीर्तीची ही अशी सामर्थ्य असो द्यात माझी आवड तुमची भेट घ्यावी अशीच आहे वाटीवर विश्व दिले प्रल्हादाशी निर्भय मानशी तुझ्या बळी भोगता नारायण केले ते प्राशनू प्रतापे जीवन झाले तुझ्या नामाच्या चिंतने विषाचे ते आपू झाले देख तू नारायणा तुका म्हणी ऐशे तुझे बडी वारू शिनला फणीवरू वर्णविना त्या दैत्य राजाने भक्त प्रल्हादाला वाटी भरून विष दिली पण तो तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासावर मनातून पूर्णपणे निर्भय होता सर्व काही भोगता नारायणच असल्यामुळे त्यानेच ते विष प्राशन केले तुझ्या प्रतापाने त्या विषाचे पाणी झाले तुझ्या नामाचे चिंतन केल्याबरोबर त्या विषाचे पाणी सर्वांच्या देखत झाले तुकाराम महाराज म्हणतात असे तुझे सामर्थ्य सरपराज शेष सुद्धा वर्णन करू शकत नाही अग्निकुंडा माझी घातला प्रल्हादू तरी तो गोविंद विसरेना इतिहासी म्हणे व्यापक श्रीहरी नांदत्व मुरारी सर्वाठाई अग्निरूपे मासा सखा नारायण प्रल्हाद हाक हाकमारी तुका म्हणी अग्नी झाला शितळू प्रताप सबळ विठो तुझा त्या दैत्याने भक्त प्रल्हादाला अग्निकुंडामध्ये घातली पण तो काही केल्या गोविंदाला विसरला नाही उलट आपल्या बापाला म्हणाला हा भगवंत सर्वत्र व्यापून राहिले नाही तो सर्व ठिकाणी नांदत असतो या अग्नीच्या रूपाने हा नारायणच सकाळ होऊन मला भेटत आहे असे म्हणून प्रल्हादाने गर्जून नारायणाला हाक मारली तुकाराम महाराज म्हणतात त्याबरोबर तो अग्नी शीतल झाला अशा प्रकारे विठोबा तुझा प्रताप फार मोठा आहे को पुनिया पिता बोले प्रल्हादाशी सांग ऋषिकेशी कोठे आहे येरू रुमणी काष्टी पाशानी सकळी आहे वनमाळी जेथे तेथे खांबावरी लात मारली दुर्जनी खांबी नारायण म्हणताशी तुका म्हणे कैसा खांब कडाडीला ब्रह्मादच कला सत्य लोकी अरे तुझा ऋषिकेशी कुठे आहे तो सांग असा तो कडाडून अगदी रागावून भक्त प्रल्हादाला त्याचा पिता विचारू लागला त्यावर प्रल्हाद म्हणाला माझा वनमाळी काष्टामध्ये पाषाणामध्ये सर्वत्र जिथे तिथे ज्या ठिकाणी फाल त्या ठिकाणी सर्वत्र आहे प्रल्हादाने या समोरच्या खांबात सुद्धा माझा नारायण नाही असे म्हणतात त्या दुर्जन दैत्याने खांबावरच लात मारली तुकाराम महाराज म्हणतात त्याने लात मारताच तो खांब एकदम कडाडला त्यावेळी सत्य लोकामधील ब्रह्मदेव सुद्धा दचकून गेला दळमळीला मेरू आणि तो मानदारू पाताळी फणीवरू डोई झाडी लोपे तेजे सूर्य आणि कहा चंद्रू कापतश इंद्रू थरथरा कैशे रूप उग्र हरिने धरिले दैत्या मारी येली मांडीवरी तुका म्हणे भक्ता कारणे श्रीहरी बहुदुराचारी निर्धाळिली प्रल्हादाच्या पित्याने हिरण्य कशकुने खांबावर लात मारताच नारायण कडाडून त्यामधून प्रकट झाला त्यावेळी मेरू आणि मंदार पर्वत डळमळले आणि पृथ्वी डोक्यावर धारण करणाऱ्या शशाने सुद्धा आपले डोके हलवले त्यामुळे चंद्र सूर्याचे तेज लोपून गेले आणि इंद्र थरथर कापू लागला अशा प्रकारे श्रीहरीने त्यावेळी अतिशय उग्र रूप धारण केले आणि त्या दैत्याला मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडले तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे त्या श्रीहरीने आपल्या भक्तासाठी पुष्कळच दुराचारी लोकांना नाहीशी केले बहुत कृपाळू दिनाचा दयाळू जगी भक्त वसळू नाम तुझे मानेला चित्ते वळीचा उपकारू अजून त्याचे द्वार राखशील काय त्याच्या भेने बैसलाशी द्वारे नाही तुझ हरी कृपा बहु तू का म्हणे बघतो जनाची ममता तुम्हाची अनंता अलौकिक देवा तू फारच कृपाळवानी दिनांचा दयाळू आहेस यामुळेच तुझे नाव सर्व जगामध्ये भक्त वत्सल असे प्रसिद्ध झाले आहे तू बळी राजाचा उपकार मनामध्ये धरून त्याच्या द्वारावर द्वारपाळ होऊन अद्यापपर्यंत रक्षण करीत बसला आहेस तू काय त्याच्या भीतीने त्याच्या दाराशी बसलास की काय हे देवा अशी भीती तुझ्याजवळ बिलकुल नाही तू फारच कृपाळू आहेस तुकाराम महाराज म्हणतात अनंता अशा रीतीने तुम्हाला आपल्या भक्त लोकांची ममता अलौकिक स्वरूपाची आहे पांडुरंगा तुझे काय वानू गुनु पावाडे हे धन्य जगी तुझे दंडिले दुर्वासा सुरासुराने तो आलागाराने सांगावया बळीचे द्वारे तुम्ही बैसले ती दुर्वास विनंती करी भावी तुका मनी कृपा सागरा श्रीहरी तुझी भक्तावरी प्रेमछाया देवा तुझ्या गुणाचे मी काय वर्णन करू तुझ्या कीर्तीचे पवाडे या जगामध्ये धन्य आहेत जेव्हा देव दैत्यानी दुर्वास ऋषीला शासन केले तेव्हा तो आपले गाराने सांगण्यासाठी तुझ्याकडे आला त्यावेळेला तुम्ही बळीराजाच्या द्वारावर बसला होता तुम्हाला दुर्वासाने मोठ्या भाविकतेने विनंती केली तुकाराम महाराज म्हणतात हे दया सिंधू कृपासागरा श्रीहरी आपल्या भक्तांच्यावर नेहमीच तुमची कृपाछाया असते दुर्वासया स्वामी गुंतलो भाकेशी कुसा जाबळीशी निरूप द्यावा त्याची आज्ञेविना महायताने द्वारपाळ राही होऊन या कुसे दुर्वासया बळीशी जाऊनी हे रोमने झनी बोलू नका तुका म्हणे केला नेत्राचा त्यागू तेव्हा पांडुरंगू सखा झाला त्यावेळेला हे स्वामी तुम्ही दुर्वासाला म्हणालात की मी बळीचे प्रतिज्ञा म्हणून गुंतून राहिलो आहे त्याने मला निरोप दिला तर तुम्ही तेवढे जाऊन विचारा बळीच्या अनुज्ञेशिवाय आम्हाला येता येणार नाही मी या ठिकाणी द्वारपाल होऊन राहिलो आहे त्यासाठीच दुर्वास ऋषी तुम्ही बळीला जाऊन विचारून या त्यावर तो म्हणाला एका क्षणामध्ये मी बळीला विचारून येतो आता तुम्ही बोलू नका तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे दुसऱ्या गोष्टींचा जेव्हा त्याग घडला जातो तेव्हाच तो पांडुरंग सका म्हणून आपल्याला प्राप्त होतो बळी म्हणे आजी दुर्वास या स्वामी मागो नका तुम्ही नारायणा बहुता प्रयाशी जोडला श्रीहरी बैसविला द्वारी राखावया परतला दुर्वास मग हो तेथुनी चिंता तुरमणी उद्वेगला काय तू एकाचा हे अंकित ये कृपावंतू तुका म्हणे त्यावर बळी दुर्वासाला म्हणाले दुर्वासा तुम्ही या माझ्या नारायणाला मागू नका फार प्रयत्न करून मी याची प्राप्ती करून घेतली आहे मी हा श्रीहरी माझ्या दारावर बसवून ठेवला आहे यानंतर दुर्वास मुनी चिंतेने आतुर होऊन उद्वेगले आणि त्या ठिकाणून परत फिरले तुकाराम महाराज म्हणतात यावर दुर्वास म्हणाले श्रीहरी अशा प्रकारे तुम्ही काय एकाचे संकेत आहात की काय तुम्ही कृपावंत व्हा ना लोकीचा नाथ सकळांचा धारू बळीचे तुवा घर धरिले आम्हा मोकलेले कोणा निरविले कोणा हाती दिले तिन्ही लोक अनाथांचा बंधू दासांचा कैवारी ब्रिदे तुझी हरी जाती वाया तुका म्हणी ऐशी बोलिला दुर्वासू वाटला संतोषू पांडुरंगा यावर दुर्वास ऋषी नारायणाला म्हणाले देवा तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात सर्वांचे आधारभूत आहात असे असताना सुद्धा तुम्ही एकट्या बळीचेच घर कसे काय राखता तुम्ही आम्हाला का सोडून दिले आहे आम्हाला कुणाच्या हाती सोपवले या तिन्ही लोकांची जबाबदारी कुणाच्या हातामध्ये दिलीत तू अनाथांचा बंधू आहेस दासांचा कैवारी आहेस म्हणूनच भगवंता ही तुझी सर्व ब्रिदे वाया जाणार की काय तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे दुर्वास ऋषी बोलल्यानंतर पांडुरंगाला फार संतोष झाला बोलले ते देव ऋषी दुर्वास या जाय पुसावया मागत्याने मागुता दुर्वास पुसे राया निरोप जावया देई देवा बळी म्हणे त्याशी जाय मी न म्हणे जाईल नारायण लागलाचे मज पाशी राही कोठे तरी जायू तुका म्हणे पाय न सोडी मी त्यानंतर देवानी आणि ऋषीने दुर्वासला पुन्हा बळीकडे विचारण्यासाठी जावे असे सांगितले त्यानंतर दुर्वास म्हणी पुन्हा बळीकडे गेला आणि म्हणाला देवाला जाण्यासाठी तू आता निरोप दे त्यावर बळीराजा त्याला म्हणाला मी नारायणाला तू जा असे कधीच म्हणणार नाही कारण तो मग लागलाच निघून जाईल तुकाराम महाराज म्हणतात बळीराजा पुन्हा पुन्हा असे म्हणाला की देवा तू माझ्याजवळ राहा उगीच कुठे जातोस मी काही तुझे पाय कधीच सोडणार नाही किंवा देवा माझ्यापाशी तू राहून तू कुठेही जावेस मी काही तुझे पाय सोडू शकत नाही दुर्वाशी निरूप आणि लायेर ती मग वाढले ती नारायणा ठेविले चरण बळी येचे द्वारी शिर अंगावरी लांबविले येली द्वार द्वारावती येसी वरे ऋषिकेशी निघाली ती येथून या नाम पडिले द्वारका वैकुंठ नायका तुका म्हणे दुर्वासाने अशा प्रकारचा निरोप आणल्यानंतर नारायणाने आपले अंग वाढवण्याला सुरुवात केली आपले पाय त्याने बळीच्या दारात ठेवून आपले अंग आणि मस्तक वाढवले आणि वाढत्या अंगामुळे आणि ऋषिकेशी वरवरच निघाल्यामुळे द्वारावती नगरीस एक दार पडले तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाच्या या नगरीस त्यावेळेपासूनच द्वारका हे नाव पडले आहे मुरु दोनी मारिले आसुरू दुर्वास ऋषीश्वरू सुखी केला मारियेला मुरु म्हणून मुरारी नाम तुझे हरी पडिली पूर्वी हुन यायचा भक्ती प्रतिपाळू केला तो सांभाळू नारायणा तुका म्हणीची वेळ काय झाली का सोंग धरिली मोहनाची याप्रमाणे त्या भगवंताने मुरु आणि कुश हे दोन्ही दैत्य मारून दुर्वास ऋषीला सुखी केली मुरु नावाच्या दैत्याला मारले म्हणूनच त्याला मुरारी असे नाव पडले पूर्वीपासूनच तू असाच आपल्या भक्तांचा प्रतिबाळ केलास नारायणा तूच त्यांना सांभाळलीस तुकाराम महाराज म्हणतात याच वेळेस मग असे काय झाले तू असे मौनाचे सोंग का धारण केले आहेस गुरु गुरुपादाग्नीचे जळू त्यास मानी जो विटाळू संती वाळीला जो खडू नरकी शिरकाळू गुरु अन मानू यथा सांगू मद्यपानू गुरु अंगुष्टान चोखी मुख घाली वेशेमुखी तुका म्हणे सांगू किती मुखी पडो त्याचे माती आपल्या गुरुपादांचे तीर्थ घ्यायला याला विटाळ झाल्यासारखे वाटते आणि या दुष्टाला संतांनी त्यागलेले असते तो शिरकाळ अशा नरकात दिसत राहतो सद्गुरूच्या तीर्थाचा त्याने अपमान केलेला असतो आणि यथासंग मद्यपानात मात्र तो रमून जातो सद्गुरूच्या पायाला हा मूर्ख कधी स्पर्श करीत नाही पण वेशेच्या मुखाशी मात्र तोंड लावित बसतो तुकाराम महाराज म्हणतात या दुष्टाचा अनाचार मी किती सांगू त्याच्या मुखात माती पडू का गाव तुम्ही एवढे पांडुरंगाव काय होती मज चाडू एवढी या बडबडू ब्रह्मसंत अर्पणू लोकी करावे कीर्तनू निमित्त्याचा धनी तुका म्हणे नेने कोणी पांडुरंगा तुम्ही एवढा विस्तार का म्हणून वाढवला अशी एवढी बडबड करण्याची मला काही गरज होती काही इच्छा होती या लोकांमध्ये कीर्तन करून संतर्पण करण्याची काही गरज होती तुकाराम महाराज म्हणतात मी या सर्वांमध्ये निमित्ताचा धनी असून तुम्हीच सर्व आहात हे कुणी जाणतच नाही साही शास्त्राती दुरु तो परमात्मा श्रीहरी तो दशरथाचे घरी क्रीडतो रामू शिवाचे निज धेय वाल्मिकाचे निज गुयू तो भिल्ल तिची फळे खायो श्रीराम तू योगी यांचे मनी नातुडे चिंतनी तो वानरांचे कानी गोष्टी सांगी चरणी शिळा उधरी नामे गणिका तारी तो कोळिया घरी पाहुणा राम एक सुरवरा नातुडे नमस्कारा तो रिसा आणि वानरा क्षेमदे राम राम सावळा सगुण राम योगी यांचे ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो सहा शास्त्रांच्या अभ्यासकांना अतिशय दूर वाटणारा हा भगवंत परमात्मा राम होऊन दशरथाच्या घरी मात्र आनंदाने खेळतो शिवाने ज्याचे आपले ध्येय मानले वाल्मिकीला जो निज गुह्याप्रमाणे वाटला तो हा श्रीराम भिल्लीची उष्टी बोरे मोठ्या आवडीने खातो हा कधी योग्यांच्या मनात किंवा चिंतनामध्ये सुद्धा येत नाही पण वानरांना जमा करून त्यांच्या कानात मात्र गोष्टी सांगत बसतो हा चरण स्पर्शाने शिळेचा सुद्धा उद्धार करतो नामोच्चारामुळे गणिकलाही तारतो असा हा श्रीराम कोळ्याच्या घरचा पाहुणचार प्रेमाने घेतो देवाधिकानी श्रेष्ठ देवानी कितीही नमस्कार जरी याला केले तरी कधी हा त्यांना सापडत नाही पण हा भगवंत श्रीराम अस्वले आणि वानरे यांना मात्र आलिंगन देतो तुकाराम महाराज म्हणतात असा हा श्रीराम सावळा सगुण आणि योगी लोकांचे ध्यानस्थानी असलेला राजीव लोचन आहे त्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत मी त्याच्या पायाला वंदन करतो विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाऊ कुळधर्म देव विठ्ठल माझा विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू उतरिल पारू भवनिधीचा विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता विठ्ठल सुलता बहिणी बंधू विठ्ठल हे जनो विठ्ठल माझे मनो सोयरा सज्जन विठ्ठल माझा तुका म्हणी माझा विठ्ठल विसावा नश्वरित गावा जाईन त्याच्या हा विठ्ठल माझा जीव आहे माझा भाव असून माझा सर्व कुळधर्म सुद्धा विठ्ठलच आहे हा विठ्ठल माझा गुरु असून मला तारून नेणारी नौका सुद्धा विठ्ठलच आहे त्याच्यामुळेच मी भव नदीच्या पहिलं तीर गाठू शकतो विठ्ठल माझी माता आहे माझा पिता आहे माझा चुलता बहीण आणि बंधूही तोच आहे हे सर्व लोक विठ्ठलच असून माझे मन सुद्धा विठ्ठलमय आहे माझा सोयरा आणि सज्जन मित्र सर्व काही विठ्ठलच आहे तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल माझा विसावा असून मी त्याच्या गावाला ताबडतोब जाईन न मनावी चिंता काही माझे विषय आता ज्याने लौकिक हा केला तो हे निवारिता भला माझे इच्छे कायू हो? होणार ते एकठायू सुखाने दुखा मने वेगळा मी तुका हे लोक हो तुम्ही माझ्याबद्दल कसलीही चिंता करू नका ज्याने हा माझा लौकिक वाढवला आहे तोच भलेपणाने त्याचे निवारण सुद्धा करील माझ्या इच्छेने इथे काय होणार आहे जे होणार ते होऊन जाईल तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व सुख दुःखापासून आता वेगळा झालो आहे निराळा बनलो आहे माझा पहा अनुभव केला देव आपुला बोलाविले तेचे द्यावे उत्तर व्हावे ते काळी सोडली या जगनिंदू मग गोविंद म्हणी आराम तुका म्हणे धीर केला तेने याला गोविली मी हा देव आता आपलासा करून घेतला हा माझा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही पहा ज्यावेळी जे उत्तर हवे असते तेच हा देव देऊन मला बोलते करतो हे निंद जग एकदा सोडून दिले की मग गोविंदच आपण जे म्हणू ते करणारा होतो तुकाराम महाराज म्हणतात मी मोठा धीर धरून राहिल्यामुळेच या देवास गुंतून ठेवले आहे